श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग एक्केचाळीसावा श्री वसिष्ठाने विचारले हे देवा ब्रह्मामध्ये जर शब्दाची प्रवृत्तीच होत नाही तर त्याला शिव का म्हणतात परब्रह्म कसे म्हणतात हे नाथ त्याला आत्मा का म्हणतात <clears throat> परमात्मा कशासाठी म्हणतात हे भगवन त्रिलोकशहा तत् सत् किंचित न किंचित शून्य विज्ञान इत्यादी नामभेद कोणत्या कारणाने केला जातो श्री ईश्वराने सांगितले येथे आदी अंतरहित स्वयंप्रकाश व सत असे काही विद्यान विद्यमान आहे पण ते इंद्रियांचा विषय होत नसल्यामुळे न किंचित काही नाही असे होऊन राहिले आहे श्री वसिष्ठाने पुन्हा विचारले हे ईश्वर जे बुद्ध्याधिकांसह कोणत्याही इंद्रियांचा विषय होत नाही ते आहे याबद्दल अधिकारी शंकारहित होऊन त्यांच्याकडून ते कसे जाणले जाते ब्रह्माचे ज्ञान होण्याला योग्य उपायच नसल्यामुळे त्याचा साक्षात्कार कसा होणार वेदांत वाक्यरूप प्रमाणांपासून त्याचा उत्पन्न झालेला शुद्ध सात्विक भाग परिणाम ब्रह्माकार वृत्ती बनते व तिने अविद्येचे आवरण घालविले जाते आवरण गेले असता ब्रह्म स्वप्रकाशच असल्यामुळे आपोआप तत्वत भासते हाच त्याचा साक्षात्कार होय बुद्धिवृत्तीत अभिव्यक्त झालेल्या चिदाभासाने ब्रह्माला व्यापणे हा साक्षात्कार नव्हे कारण तो चिदाभास जड पदार्थांनाच व्यापू शकतो चेतन ब्रह्माला तो व्यापू शकत नाही मोक्षाची इच्छा करणारा मनोलक्षण मुमुक्षू शमदमादी साधनांनी संपन्न झाल्यावर तो केवळ सात्विक अविद्यांशाने राहतो तो सच्छास्त्र सद्गुरू सत्संग इत्यादी नावांच्या सात्विकच अविद्या भागांनी संपादन केलेल्या श्रेष्ठ श्रवण मनन निध्यासन साक्षात्कारापर्यंत स्ववृत्ती परंपरेने श्रेष्ठ अविद्येचे तिच्या कार्यासच क्षालन करत येथे राहतो युक्ती जाणना युक्ती जाणणारा परीट वस्त्राचा मळ साबण वगैरे मळाने जसा घालवतो त्याप्रमाणेच तो स्वच्छास्त्रादी सात्विक अविद्यांशाने अविद्यांशाला घालवतो यानंतर यदृच्छेने अविद्येचा क्षय झाला असता स्वतःच आत्म्याला पाहतो हाच आत्मस्वरूपाचा निश्चय होय ज्याप्रमाणे एखादा बालक दोन हातात दोन कोळसे घेऊन ते एकमेकावर घासू लागला असता त्याचे हात काळे होतात व तो ते घासण्याचे काम एखादा हात धुतल्यावर पुनःपणा करत राहिल्यास हात धुतले तरी ते स्वच्छ होत नाहीत पण ते दोन्ही कोळसे अगदी संपेपर्यंत घासून त्याची खाली पडलेली काजळीही हाताने पुसून नंतर हात धुतले तर आपल्या स्वाभाविक सौंदर्याने जसे चमकू लागतात त्याप्रमाणे शास्त्रादी दुसऱ्या अविद्या भागाच्या सहाय्याने आत्मविचार केला असता सात्विक व तामस अविद्याभाग नाश पावतो व त्यानंतर लागलीच स्वप्रकाश आत्मा आपोआप स्वरूपाने अभिव्यक्त होतो बुद्धीने आपण विचार करतो असे जरी भासले तरी वस्तुत बुद्धी जड असल्यामुळे ती स्वतः विचार करू शकत नाही तर आत्माच बुद्ध्यादी उपायांनी विचार वगैरे करून अविद्येला बाधित करतो व तोच आपण आपल्याला पाहतो येथे आत्माच आहे अविद्या नाही असा निश्चय होणे हाच अविद्येचा क्षय आहे असे विद्वान समजतात आपल्याला या ज्या अनेक वस्तू दिसतात तो आत्मा नव्हे व गुरुशास्त्रादी अनेक उपायांचे क्रम प्रतीत होतात तो त्या आत्म्याचा ज्ञानाशी खरी साधनेही नव्हे कारण आत्मस्वरूप व त्याचे ज्ञान यांना साधनांची अपेक्षा नसते गुरुपदेशादी क्रम ही आत्मज्ञानाचे कारण नाही कारण इंद्रियाने बनलेले जे पर्युष्टक तद्रूप गुरु आहे व ब्रह्म सर्व इंद्रियांचा क्षय झाल्यावर ज्ञात होणारे आहे जी जी वस्तू ज्याचा क्षय झाल्यावरच प्राप्त होणारी असते ती ती वस्तू विद्यमान असेपर्यंत प्राप्त होत नाही तर मग गुरुशास्त्रादी सर्व व्यर्थच आहे की काय म्हणून विचारशील तर तसे नाही कारण हे वसिष्ठा वस्तुत ती जरी साक्षात्काराची कारणे नसली तरी ती अत्यंत कारणरूप झाली आहेत गळ्यातील विस्मृत झालेल्या दागिन्यांची आठवण करून देणाऱ्या मनुष्याचे वचन जसे त्या दागिन्याचा प्राप्तीचे कारण होते त्याप्रमाणे गुरुपदेशादी क्रम आत्म्याचे कारण करून देण्यास कारण होतात गुरुपदेशाचे क्रम प्रवृत्त झाले असता शिष्याला परोक्ष बोध होतो व साधनानुष्ठानाने अनिर्देश्य व आदृश्य असलेला आत्माही स्वतः अभिव्यक्त होतो वस्तुत आत्मा शास्त्रार्थाने जाणला जात नाही तर तो स्वतःच आपल्या बोधाच्या बळाने प्रचितीला येतो गुरुपदेश वा शास्त्रार्थ यांच्या वाचून आत्म्याचा परोक्ष बोध होत नाही कारण त्यांची संयोगाची सत्ताच आत्मज्ञानाला प्रकाशित करणारी आहे दिवस असला म्हणजे जसा सर्व जीवांचा व्यवहार होतो तसे गुरु शास्त्र व शिष्य यांचा चिरसंयोग झाला असता आत्मज्ञान प्रवृत्त होते कर्मेंद्रिये ज्ञानेंद्रिये इत्यादिकांपर्यंत सर्व सुखदुःखांचा क्षय झाला असता सर्व मलरहित परमानंद पूर्ण जो आत्मा अवशिष्ट राहतो तो शिवच तत् सत इत्यादी नावांनी सांगितलेला आहे जेथे हे सर्व जगत नाही किंवा जे आत्मरूपाने आहे ते आकाशाहूनही अधिक स्वच्छ व अनंत ब्रह्म व्यावहारिक सत्तेहून भिन्न स्वरूपाने म्हणजे अबाधित सत्तेने आहे अधिकारी जनांना बोध करण्यासाठी जीवनमुक्तांना शास्त्रार्थ रचना करावी लागते पुराण वेद सिद्धांत बाजारायणांची सूत्रे इत्यादिकांचे सार्थक्य दाखवावे लागते त्यासाठी विचित्र जगाचे व शुद्ध तत्वाचे मनन करणाऱ्या व देहांसह व्यवहारात राहणाऱ्या श्रेष्ठांनी चित ब्रह्म शिव आत्मा ईश परमात्मा ईश्वर इत्यादी संज्ञा या संज्ञारहित सर्वेश्वराच्या ठिकाणी कल्पिले आहेत हे वसिष्ठा याप्रमाणे हे ब्रह्म आकाशादी सर्व जगाच्या आरोपाचे अधिष्ठान असल्यामुळे आत आत्मतत्व आहे जे सर्वदा सर्व प्रकारे सर्व वस्तूंचा सर्व भावांचा निर्वाह करणारे ते केवळ ब्रह्मसुखच आहे दुसरे काही नाही असा निश्चय करून तू राहा प्राचीन विद्वानांनी शिव आत्मा परब्रह्म इत्यादी शब्दांनी भिन्नता केवळ कल्पिली आहे पण वस्तुत त्यांच्यामध्ये भेद नाही हे मुनिनायका याप्रमाणे नित्य देवार्चन करणाऱ्या ज्ञानी ज्या परमशिवपदी आमच्यासारखे एकेका गुणावर अभिमान ठेवणारे देव <clears throat> चाकरांप्रमाणे सृष्टी आदी कर्म करत राहतात त्या परमपदी जातो श्री वसिष्ठ म्हणाले भगवन शुद्ध चित्तीमध्ये वस्तुत अविद्यमान असलेलाच हा जीवभाव व त्याचे संसरण विद्यमान असल्याप्रमाणे कसे राहिले आहे ते मला सांगण्यास तू योग्य आहेस श्री ईश्वराने सांग सांगितले हा जो ब्रह्मादी शब्दार्थ ही शुद्ध संविद आहे असे तू जाण अणुच्या मानाने मेरू जितका स्थूल आहे तितकेच शुद्ध व सूक्ष्म निरवयव आकाश या संविदेच्या मानाने स्थूल आहे कारण आकाश स्थूल असले तरी जड आहे व ब्रह्म निरतिशय सूक्ष्म असून चित आहे त्यामुळे त्या दोघात अत्यंत अंतर आहे ती चित जेव्हा विषयाची कल्पना करण्यास सज्ज होते तेव्हा ती चित चेतना क्रिया करणारी या नावास योग्य होते पण तीच जेव्हा निर्विषय होते तेव्हा निर्विकल्प समाधीत प्रसिद्ध असलेल्या चिदानंदईकरस स्वभावात स्थित होते विषयाची भावना करताच ती एका क्षणात अहंतेला प्राप्त होते स्वप्नात पुरुषाने मी वनगज आहे अशी कल्पना केल्यामुळे एका क्षणात आपल्या पुरुषपणाला विसरून जसा तो हत्ती बनतो त्याप्रमाणे चित्त भावनेने अहंकार बनते या अहंतादिरूप चितच्या देशत्वास व कालत्वास प्राप्त झालेल्या ज्या दुसऱ्या वृत्ती त्या हिच्या शून्य स्वभावासारख्याच होतात त्यांनी परिवेष्टित झालेली चितसत्ताच वायूच्या स्पंदन सत्तेप्रमाणे आत प्राणस्पंदरूप होऊन जीवसंज्ञक होते तशा प्रकारची जीवशक्ती निश्चय या एका रूपाची झाली की या नावाची बुद्धी होते व ती अज्ञ बनते यानंतर वाचिक कायिक व मानसिक व्यवहाराचे संस्कार उद्बद्ध झाल्यामुळे तीच अहंताक्रमाच्या शब्दशक्ती क्रियाशक्ती व ज्ञानशक्ती यांनी युक्त होते आणि त्याप्रमाणे प्रत्येक वस्तूमध्ये ती आपले तात्विक रूप अत्यंत झाकून ठेवून स्फुरण पावते हा सर्व सत्तांचा समूह एकत्र जमून लागलीच स्मृतीला अनुकूल करून घेतो व मन होतो तेच संकल्पवृक्षाचे जीवत्वरूप बीज आहे तेच अतिवाहिक देह या नावास पात्र आहे असे ज्ञानी जाणतात ते अंतस्थ शक्तीने ज्ञरूप असून स्वतःच स्वतःला पाहणारे आहे प्रथम या चित्तामध्ये पुढील शक्ती उत्पन्न होऊन मागाहून त्या वस्तुत बाहेर जरी उदय पावत नसल्या तरी उदय पावल्यासारख्या दिसतात वातसत्ता स्पंदसत्ता स्पर्शसत्ता त्वकसत्ता तेजसत्तेला प्रकाशित करणारी चक्षुसत्ता रूपसत्ता जलसत्ता माधुर्य सत्ता रसनेंद्रिय सत्ता गंधसत्ता भूसत्ता ब्रह्मांडाच्या सुवर्ण रजतममय कपालांची सत्ता फार मोठी ब्रह्मांड पिंड सत्ता सर्व पदार्थांनी संपन्न व निराकार देश सत्ता आणि कालसत्ता या सर्व सत्ता प्रथम चित्तात उदय पाहून मागाहून बाहेर असल्यासारख्या भासतात ज्याप्रमाणे वृक्षाचे बीज उत्तरोत्तर परिणाम पाहून अंकुर कांड शाखा पाने इत्यादिकांसह आपल्या स्वरूपात अंतर्भूत करून स्फरण पावते त्याप्रमाणे हे परयुष्टक या सर्व सत्ता समूहास स्वरूपाप्रमाणे तादात्म्याने आपल्यामध्ये अंतर्भूत करून स्फुरण पावते अशा रीतीने ज्याने आपल्यामध्ये सर्व सत्तांचा संग्रह केला आहे <coughs> त्या स्वरूपास पर्युष्टक समज हा वासना रूपाने अतिवाहिक देह आहे अपरिच्छिन्न चैतन्य हे ज्याचे स्वरूप आहे असे ब्रह्मच वर सांगितलेल्या विकारांनी स्फुरण पावते हे वसिष्ठा याप्रमाणे हे सर्व अज्ञदृष्ट्या बनले आहे पण तत्वदृष्ट्या काही बनलेच नाही ज्ञान नाही पर्युष्टक रूप नाही व ठिकठिकाणी चिदाभासाने व्यापलेलेही चेतनही नाही तर सागरात जलाच्या द्रव्याचा जसा विलास चालतो त्याप्रमाणे केवळ परमात्मतत्वामध्ये केवळ श्रेष्ठ आत्मतत्व स्फुरण पावले आहे कारण ते सर्व दृश्य संवेदच आहे असे जाणले असता ते एकात्मक होते पण तेच संवेदेहून पृथक केले असता अचेतन होते त्यामुळे कोणत्याच प्रकारे ते जिवंत राहत नाही त्याला आत्मरूपाने जाणले नाही तोपर्यंत ते संकल्प नगरासारखे बनून राहते पण त्याला स्वरूपाने जाणले असता ते शिवत्वासच प्राप्त होते तर मग जे अज्ञात असते तेच वस्तुत्वाला प्राप्त कसे होते असे विचारल्यास यावर कोणी म्हणेल की स्वतः चिन्मात्र स्वभाव असलेलेही ब्रह्मच मी बहु हवे या संकल्पाने स्वतःमध्ये दृश्यत्वाला प्राप्त होते पण जे जे संकल्पाने कल्पिलेले ते ते सर्व मिथ्या असते त्यामुळे त्या सूक्ष्म अतिसूक्ष्म आत्म्याची सत्ता तन्मात्र स्वभावाने प्रथम कल्पिलेल्या सूक्ष्म देहातच दीर्घ अभ्यासामुळे स्थूलत्वास पाहते नंतर स्थूल देहाच्या संबंधाने आतील चार कोश व बाह्य विषयजात हे सर्व तत्काल स्थूलत्वास प्राप्त झालेले ती पाहते बाह्य रूपादी विषयांच्या दर्शनासाठी त्या अन्नमय कोशरूप स्थूल देहात आत्मा आपापल्या विषयग्रहणात व्यवस्थित असलेली चक्षुक्षोत्रादिरूप तन्मात्रद्वारे पाहतो त्यानंतर हात पाय इत्यादी अवयवांच्या संघात रूप देहात व आतील प्राणमयादी कोशात पुरुषाकाराने एकत्वाची भावना केल्यामुळे तो पुरुषाकृती पाहतो त्या आकाराने आपण व्यवहार करण्यास समर्थ आहो असे पाहून तो अतिशय दुष्ट अतिशय दृष्ट व पुष्ट होतो ज्याप्रमाणे गंधर्वनगर किंवा स्वप्नातील पुरुष ह्या दृष्टीने पाहिलेसे वाटते त्याप्रमाणे वस्तुत असत असलेल्याच देहाला तो जीव या व्यवस्थेत आहे असे पाहतो श्री वसिष्ठाने विचारले भगवन हे जगत गंधर्व नगरासारखे व स्वप्नातील मनुष्यासारखे जरी असले तरी ते दुःख देते यास्तव त्या दुःखाचा क्षय होण्यास कोणता उपाय आहे श्री ईश्वर म्हणाले वासनेमुळे दुःख होते जगत विद्यमान आहे असे समजल्याने ती वासना होते पण जगत अविद्यमान असून मृगजळाप्रमाणे ज्ञानाने बाधित होणारे आहे जगत अत्यंत असत आहे असा दृढनिश्चय झाला असता वासनेचा आश्रय जो विषय त्याचाच अभाव होतो मग पुरुष वासना कशाची धरणार कोणत्या साधनाने व कोणत्या हेतूने वासना संभवणार वसिष्ठा स्वप्नातील पुरुष मृगजळ कसा पिणार अहंता मन मनन दृष्टी इत्यादिकांसह सर्व जगत अविद्यमान आहे असे ठरले असता जे केवळ ज्ञानस्वरूप सत तेच अवशिष्ट राहते त्याच वासना नाही वासना धारण करणारा जीव नाही वा वासनेचे विषय नाहीत तर केवळ शुद्ध केवळ भाव आहे त्याच्या ठिकाणी सर्व कल्पनाभ्रम अत्यंत शांत झाला आहे व्यावहारिक सत्य किंवा प्रातिभाषिक असत्य यक्ष ज्या प्रौढ मनुष्याच्या दृष्टीने शून्य असल्यामुळे नित्य क्षय पावलेलाच असतो त्याला कैवल्या वाचून दुसरे काय अवशिष्ट राहणार काही नसतानाच वेताळ आहे असे जसे भासते तशी जगत या नावाची ही चित्त वासना ही उदय पावली आहे तिची शांती झाली असता अक्षय शांती प्राप्त होते अंतेमध्ये जगात मृगजळात आस्था ठेवतो त्या वृथा नराला धिक्कार असो त्याला केव्हाही उपदेश करू नये विवेकी जीवालाच तत्वज्ञ येथे उपदेश करतात आर्यांनी ज्याची उपेक्षा केली आहे व जो अत्यंत भ्रांतिशाली आहे अशा मूर्खाला ते उपदेश करत नाहीत जो अज्ञाला उपदेश करतो तो आपली सुंदर कन्या स्वप्नात पाहिलेल्या पुरुषालाच देतो इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे एकचत्वारीशः सर्ग श्रीराम